呀呀呀呀！ गत चाण्ड चाण्ड Gel çabama gel 把爹呀，爹大吧哟！ ಜನರ ಸಭರಿ सुंदर करतो एवढं सांगितलं मी सर्व छान आहे हे बाय भायस हो हा जे आपण करावा त्याला चांगलं समजत तर आपण काय करायचं त्याला याचे आनंद भयो